ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने नमः अध्याय एकोणनव्वदावा भृगूकडून तीन देवांची परीक्षा व मेलेल्या ब्राह्मण बालकाला भगवंतांनी परत आणली शुक म्हणाला परीक्षिता एकदा सरस्वती नदीच्या तीरावर यज्ञासाठी ऋषी एकत्र आले होते ब्रह्मदेव शंकर आणि विष्णू यामध्ये सर्वश्रेष्ठ कोण याविषयी त्यांच्यामध्ये तर्कवितर्क चालूच होते परीक्षिता हे समजून घेण्यासाठी त्यांनी ब्रह्मदेवाचा पुत्र भृगू याला पाठवले तो सर्वप्रथम ब्रह्मदेवाच्या सभेत गेला ब्रह्मदेवाची सत्व परीक्षा घेण्यासाठी त्याने त्यांना नमस्कार केला नाही की त्याची स्तुती केली नाही तेव्हा आपल्या तेजाने तळपणाऱ्या ब्रह्मदेवाला त्याचा राग आला परंतु समर्थ ब्रह्मदेवाने तो आपलाच पुत्र आहे असे पाहून आलेला क्रोध विवेक बुद्धीने आतल्या आत शांत केला जसा अग्नी स्वतःच्या पुत्ररूपी पाण्याने शांत होतो तेथून भृगू कैलासावर गेला भगवान शंकराने आपला भाऊ भृगू आलेला पाहून आनंदाने ते उठून उभे राहिले आणि त्याला आलिंगन देण्यासाठी पुढे झाले परंतु भृगूने तू मर्यादा सोडून वागणार आहेस असे म्हणून त्याच्या आलिंगनाचा स्वीकार केला नाही ते ऐकून शंकराचे डोळे क्रोधाने लाल झाले आपला त्रिशूळ उचलून ते भृगूला मारायला सरसावले परंतु त्याचवेळी देवी सतीने त्यांच्या शरणावर लोटांगण घालून गोड बोलून त्यांचे सांत्वन केले नंतर भृगू श्री विष्णूचे निवासस्थान असलेल्या वैकुंठ लोकात गेले त्यावेळी भगवान विष्णू लक्ष्मी देवीच्या मांडीवर आपले डोके ठेवून पहुडले होते भृगुनी तिथे जाऊन त्यांच्या वक्षस्थळावर एक लात मारली भक्तवत्सल भगवान विष्णू लक्ष्मीसह उठून पलंगावरून खाली उतरली आणि त्यांनी मुनींना नमस्कार केला नंतर म्हणाले भ्रमण आपले स्वागत असो या आसनावर बसून थोडा वेळ विश्रांती घ्या महर्षी आपण आल्याचे मला माहीत नव्हते म्हणून मी आपले स्वागत करू शकलो नाही माझ्या या अपराधाची आपण क्षमा करावी हे महामुनी आपले चरण अत्यंत कोमल आहेत असे म्हणून भगवान भृगूचे चरण आपल्या हाताने चेपू लागले आणि म्हणाले महर्षी तीर्थांनाही ही पवित्र करणाऱ्या आपल्या चरण तीर्थाने वैकुंठलोक मी आणि माझ्या आत राहणाऱ्या लोकपालांना पवित्र करावे मुनिवर्य आज मी लक्ष्मीचे एकमेव आश्रयस्थान झालो आपल्या चरणांच्या स्पर्शाने पापे नष्ट झालेल्या माझ्या वक्षस्थळावर लक्ष्मी नेहमी निवास करेल शुभ म्हणाला अत्यंत भावपूर्ण वाणीने जेव्हा भगवान असे म्हणाले तेव्हा भृगू अतिशय आनंदित आणि तृप्त झाला भक्तीच्या उद्रेकाने त्याचा कंठ दाटून आला डोळ्यात अश्रू तरारली आणि तो स्तब्ध झाला परीक्षिता तेथून परत करून भृगू ब्रह्मवेत्या मुनींच्याकडे आला आणि त्याला तिन्ही ठिकाणी जो काही अनुभव आला तो त्याने विस्तृतपणे सांगितला ते ऐकून सर्व मुनींना अतिशय आश्चर्य वाटले व त्यांची शंकाही दूर झाली तेव्हापासून ते भगवान विष्णूंनाच सर्वश्रेष्ठ मानू लागले कारण तेच शांती आणि अभयाचे उगमस्थान असून त्यांच्यापासूनच साक्षात धर्म ज्ञान वैराग्य आठ प्रकारचे ऐश्वर आणि चित्त शुद्ध करणारे यश प्राप्त होते असा त्यांनी निश्चय केला शांत समचित्त निष्प्रह आणि सर्वांना अभय देणाऱ्या साधूंची व मुनींची तेच एकमेव परम प्राप्तव्य आहेत असे सगळी शास्त्रे सांगतात सत्वगुण ही त्यांची प्रिय मूर्ती आहे ब्राह्मण इष्टदेव आहे निष्काम शांत आणि विवेकसंपन्न लोकच त्यांचे भजन करतात भगवंताच्या गुणमय मायेने राक्षस असुर आणि देवता असे त्यांचे तीन प्रकार निर्माण केले आहेत त्यापैकी सत्वमयी देवमूर्तीच त्यांच्या प्राप्तीचे साधन आहे शुक म्हणाला सरस्वती नदीच्या तटावरील ऋषींनी लोकांचा संशय दूर करण्यासाठी ही युक्ती योजली होती पुरुषोत्तमांच्या चरण कमलांची सेवा करून त्यांनी त्यांचे परमपद प्राप्त करून घेतले सूत म्हणाला पुरुषोत्तमांची ही कमनीय कीर्ती कथा जन्म मृत्युरूप संसाराचे भय नाहीसे करणारी आहे शुकदेवाच्या मुखराविंदाचा सुगंध असलेले हे अमृत आहे जन्म दीर्घ प्रवास करणारा जो वाटसरू आपल्या कानांच्या द्रोणाने हिचे निरंतर पान करतो त्याचा सारा थकवा हिच्यामुळे नाहीसा होतो शुक म्हणाला परीक्षिता एकदा द्वारकेत एका ब्राह्मण स्त्रीने एका पुत्राला जन्म दिला परंतु जमिनीवर ठेवताच तो मरण पावला आपल्या मृत बालकाचे प्रेत घेऊन ब्राह्मण राजवाडीच्या दाराशी आला आणि त्याला तिथे ठेवून दुःखी अंतकरणाने शोक करीत असे म्हणू लागला ब्राह्मणद्रोही धूर्त लोभी आणि विषयी राजाच्या कर्मदोषानेच माझ्या बालकाचा मृत्यू झाला आहे जो राजा हिंसा करण्यात आनंद मानणारा दुष्ट आणि इंद्रिय न जिंकलेला असा असतो त्याला राजा मानून त्याची सेवा करणारी प्रजा दारिद्र्यात पडून दुःखच दुःख भोगते परीक्षिता अशा प्रकारे आपले दुसरी आणि तिसरी अपत्य सुद्धा जन्मतःच मरण पावल्यानंतर तो ब्राह्मण त्या पुत्राची प्रेती राजवाड्याच्या दरवाजासमोर टाकून तेच म्हणून गेला नववे मूल मरण पावल्यावर जेव्हा त्या ब्राह्मणाने ते प्रेत तिथे टाकून पूर्वीप्रमाणेच म्हटले त्यावेळी श्रीकृष्णाच्या शेजारी बसलेल्या अर्जुनाने ती ऐकून ब्राह्मणाला म्हटले हे ब्राह्मणा आपण राहत असलेल्या द्वारकेमध्ये कोणी धनुर्धारी नाममात्र क्षत्रियही नाही काय हे यादव म्हणजे यज्ञ करण्यासाठी बसलेले ब्राह्मण असावेत ज्या राज्यामध्ये धन स्त्री किंवा पुत्राचा वियोग झाल्यामुळे ब्राह्मण दुःखी होतात ते राजे क्षत्रियांचा वेश धारण केलेली पोट भरून नटच होत हे ब्राह्मणा पुत्राच्या मृत्यूमुळे दुःखी असलेल्या तुमच्या संतानाचे मी रक्षण करीन जर मी माझी प्रतिज्ञा पूर्ण करू शकलो नाही तर अग्निप्रवेश करून प्रायश्चित घेईन ब्राह्मण म्हणाला इथे बलराम श्रीकृष्ण श्रेष्ठ धनुर्धर प्रद्युम्न अद्वितीय योद्धा अनिरुद्ध सुद्धा जिथे माझ्या बालकाचे रक्षण करू शकले नाहीत त्या जगदीश्वरांना सुद्धा जे काम करणे अवघड झाले ते तुम्ही कसे काय करू इच्छिता हा तुमचा मला पोरकटपणा वाटतो आमचा या म्हणण्यावर विश्वास नाही अर्जुन म्हणाला ब्राह्मणा मी बलराम श्रीकृष्ण किंवा प्रद्युम्न नाही ज्याचे गांधीव नावाचे धनुष्य आहे तो मी अर्जुन आहे हे ब्राह्मणा माझ्या पराक्रमाला नावे ठेवू नकोस मी माझ्या पराक्रमाने भगवान शंकराला संतुष्ट केले आहे युद्धामध्ये मी मृत्यूला जिंकून तुझे मूल आणून देईन परीक्षिता त्या ब्राह्मणाला अर्जुनाने जेव्हा असे आश्वासन दिले तेव्हा तो लोकांना त्याच्या पराक्रमाचे वर्णन ऐकून प्रसन्न मनाने घरी गेला पत्नीच्या प्रसूतीची वेळ जवळ आल्यावर ब्राह्मण व्याकुळ होऊन अर्जुनाकडे येऊन म्हणाला वाचवा माझ्या मुलाला मृत्यूपासून वाचवा हे ऐकून अर्जुनाने पवित्र पाण्याने आचमन केले शंकरांना नमस्कार केला दिव्य अस्त्रांचे स्मरण केले आणि गांधीव धनुष्य सज्ज करून हातात घेतली बाणांना अनेक प्रकारच्या अस्त्र अस्त्रमंत्रांनी अभिमंत्रित करून अर्जुनाने प्रसूतीग्रहाच्या सर्व बाजूनी त्या बाणांचा एक पिंजरा तयार केला यानंतर ब्राह्मण स्त्रीने एका पुत्राला जन्म दिला जो सारखा रडत होता परंतु पाहता पाहताच तो आपल्या शरीरासह आकाशात दिसेनासा झाला तेव्हा तो ब्राह्मण श्रीकृष्णाच्या देखतच अर्जुनाची निंदा करू लागला तो म्हणाला माझा मूर्खपणा तर पहा मी या नपुसकाच्या फुशारकीच्या शब्दावर विश्वास ठेवला ज्याला प्रद्युम्न अनिरुद्ध एवढेच काय पण बलराम आणि श्रीकृष्ण सुद्धा वाचवू शकले नाहीत त्याचे रक्षण करण्यास दुसरा कोण समर्थ असू शकेल बरे खोटारड्या अर्जुनाचा अधिकार असो आपल्याच तोंडाने बढाई मारणाऱ्या अर्जुनाच्या धनुष्याचा अधिकार असो जो मंदबुद्धी प्रारब्धाने आमच्यापासून हिरावून घेतलेल्या बालकाला मूर्खपणाने परत आणू पाहतो जेव्हा तो ब्राह्मण असे शिव्या शाप देऊ लागला तेव्हा अर्जुन ताबडतोब योग बळाने यमराजाचे निवासस्थान असलेल्या संयमनी पुरीमध्ये गेला तिथे त्याला ब्राह्मण बालक मिळाला नाही म्हणून तो धनुष्य घेऊन इंद्र अग्नी निरुती सोम वायू आणि वरुण यांच्या नगरात रसातळ व स्वर्गाच्या वर असणाऱ्या लोकात तसेच इतरही पुष्कळ ठिकाणी गेला परंतु त्याला ब्राह्मण बालक मिळाला नाही त्याची प्रतिज्ञा पूर्ण होऊ शकली नाही तेव्हा त्याने अग्नीमध्ये प्रवेश करण्याचा विचार केला परंतु श्रीकृष्णाने त्याला अडवून म्हटले अर्जुना तू असा स्वतःच स्वतःचा तिरस्कार करू नकोस ब्राह्मणाची सर्व मुले मी तुला आता दाखवतो जे लोक आज आपली निंदा करीत आहेत तेच नंतर आपली निर्मळ कीर्ती प्रस्थापित करतील सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णाने अशा प्रकारे समजूत घालून ते अर्जुनासह आपल्या दिव्य रथात बसून पश्चिम दिशेकडे निघाले त्यांनी सात सात पर्वत असणारी सात द्वीपे सात समुद्राने लोकालोक पर्वत ओलांडून घोर अंधकारात प्रवेश केला परीक्षिता त्या अंधकारामध्ये शैप्य सुग्रीव मेघपुष्प आणि वाहाल अशा नावाचे चारही घोडे रस्ता न दिसल्यामुळे इकडे तिकडे भटकू लागले योगेश्वरांचे सुद्धा परमेश्वर भगवान श्रीकृष्णाने घोड्यांची ही अवस्था पाहून आपल्या हजारो सूर्याप्रमाणे तेजस्वी अशा सुदर्शन चक्राला पुढे पाठवले आपल्या तेजाने सुदर्शन चक्र भगवंतानीच निर्माण केलेल्या घनदाट भयंकर अंधकाराला कापीत मनासारख्या तीव्र वेगाने पुढे पुढे चालू लागले श्रीरामांच्या धनुष्यापासून सुटलेल्या बाणाने राक्षसांच्या सेनेत प्रवेश करावा तसे अशा प्रकारे सुदर्शन चक्राने दाखवलेल्या मार्गावरून तो रथ अंधकाराच्या पलीकडे असलेल्या सर्वश्रेष्ठ पारावार नसलेल्या व्यापक अशा प्रकाश सागरात पोहोचला ते तेज पाहून अर्जुनाचे डोळे दिपून गेले आणि त्यांनी आपले डोळे मिटून घेतले यानंतर त्या रथाने दिव्य अशा महासागरात प्रवेश केला झंझावाताने उसळणाऱ्या मोठमोठ्या लाटांनी तो शोभत होता तिथे एक आश्चर्यकारक अत्यंत तेजस्वी भवन होते चमकणाऱ्या रत्नांच्या हजारो खांबांनी ते शोभत होते त्याच भवनामध्ये भगवान शेष विराजमान झाले होते त्यांचे शरीर अत्यंत भयानक तसेच अद्भुत होते त्यांना एक हजार फणा होत्या आणि त्या तेजस्वी रत्नांनी चमकत होत्या प्रत्येक फणेला भयानक दोन दोन डोळे होते त्यांचे शरीर कैलास पर्वताप्रमाणे शुभ्र होते आणि गळे व जिभा निळ्या रंगाच्या होत्या त्या शेषाच्या सुखमय शय्येवर सर्व व्यापक महान प्रभावशाली परम पुरुषोत्तम भगवान विराजमान झाल्याचे अर्जुनाने पाहिले त्यांचे शरीर पावसाळ्यातील मेघाप्रमाणे श्यामल वर्णाचे होते अत्यंत सुंदर असा पितांबर त्यांनी धारण केला होता सुंदर आकर्ण नेत्र असलेले त्यांचे मुख प्रसन्न होते बहुमोल रत्नजडित मुकुट आणि रत्नजडित कुंडले त्यांच्या तेजाने हजारो कुरळे केस चमकत होते त्यांना लांब असे सुंदर आठ हात होते गळ्यात कौस्तुभमणी होता वक्षस्थळावर श्रीवत्स चिन्ह आणि गळ्यात वनमाला होती तिथे नंद सुनंद इत्यादी त्यांचे पार्षद सुदर्शन चक्र इत्यादी मूर्तिमंत आयुधे पुष्टी श्री कीर्ती आणि माया या चार शक्ती तसेच सर्व वृद्धी ब्रह्मदेव इत्यादी लोकपालांचे अधीश्वर अशा भगवंताची सेवा करीत असल्याचे अर्जुनाने पाहिले आपलेच स्वरूप असलेल्या भगवान अनंताना श्रीकृष्णाने नमस्कार केला त्यांच्या दर्शनाने भयभीत झालेल्या अर्जुनानेही त्यांना नमस्कार केला आणि दोन्ही हात जोडून ते उभे राहिले तेव्हा ब्रह्मदेव इत्यादी लोकपालांचे स्वामी असलेल्या त्या पुरुषोत्तमाने सॉरी त्या पुरुषोत्तमाने स्मित हास्य करीत गंभीर वाणीने त्यांना म्हटले तुम्हा दोघांना पाहण्यासाठी मी ब्राह्मणाची मुले माझ्याकडे आणली धर्माचे रक्षण करण्यासाठी तुम्ही दोघांनी माझ्या कलासह पृथ्वीवर अवतार घेतला आहे पृथ्वीला भारभूत झालेल्या दैत्यांचा संहार करून लवकरच तुम्ही माझ्याकडे परत या तुम्ही दोघे नर आणि नारायण ऋषी आहात तुम्ही पूर्णकाम आणि सर्वश्रेष्ठ आहात तरीसुद्धा जगाच्या कल्याणासाठी लोकांना शिक्षण देणाऱ्या धर्माचे आचरण करा भगवान अनंतानी जेव्हा त्या दोघांना अशी आज्ञा केली तेव्हा त्यांनी तिचा स्वीकार केला त्यांना नमस्कार केला आणि अतिशय आनंदित होऊन ब्राह्मण बालकांना घेऊन ते जसे आले होते तसे द्वारकेला परतले त्या मुलांची जी वये व जशी रूपे होती तसेच त्यांना त्या ब्राह्मणाकडे सोपवले भगवान विष्णूचे ते परमधाम पाहून अर्जुनाच्या आश्चर्याला सीमा राहिली नाही जीवामध्ये जे काही बळ आहे ते श्रीकृष्णांच्याच कृपेचे फळ आहे हा त्याला अनुभव आला भगवंतांनी अशा प्रकारे पराक्रमी लीला केल्या सामान्य लोकाप्रमाणे संसारातील विषयांचा भोग घेतल्यासारखे दाखवले आणि श्रेष्ठतम असे यज्ञही केले जसा इंद्र प्रजेसाठी वेळेवर पाऊस पाडतो त्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने आदर्श महापुरुषासारखे आचरण करीत ब्राह्मणादी सर्व प्रजेचे सगळे मनोरथ पूर्ण केले त्यांनी काही अधर्मी राजांना स्वतः मारून इतर कित्येकांना अर्जुन इत्यादीकडून मारविले अशा प्रकारे धर्मराज इत्यादीकडून त्यांनी अनायाशी धर्माची स्थापना केली या ठिकाणी एकोणनव्वदावा अध्याय समाप्त झाला भगवान श्रीकृष्णार्पण मस्तू